हत्ती नांदला कांजण जावाला गावाला महा गणपती नांदला चला पहाटे पहाटे देव किंवा जागला कांजण गाव

भुजांचा शब्दांचा विसा भुजांचा शोभला गावाला महागणपती नांदला काजनि रामाया महागणपति नान्द काजनि रामाया